إنه كان فريق من عبادي يقولون ربنا آمنا فاغفر لنا يقولون ربنا آمنا فاغفر لنا وارحمنا وأنت خير الراحمين काय तुम्ही तेच लोक नाहीत की माझ्या आयती ऐकवल्या जात होत्या तेव्हा तुम्ही त्यांना खोटं ठरवत होता ते सांगतील हे माझ्या पालन करत्या आमच्या दुर्दैवानं आम्हाला व्यापलं होतं आम्ही खरोखरच पथभ्रष्ट लोक होतो हे पालन करत्या आता आम्हाला यातून बाहेर काढ मग जर आम्ही अपराध केला तर अत्याचारी ठरू सर्वश्रेष्ठ अल्लाह उत्तर देईल दूर व्हा माझ्या समोरून पडून राहा त्यामध्येच आणि माझ्याशी बोलू नका तुम्ही तेच लोक तर आहात की माझे काही दास जेव्हा सांगत होते की आमच्या पालन करत्या आम्ही इमान आणलं आम्हाला क्षमा कर आम्हाला दया दाखव तू सर्व दया दाखवणार येऊन उत्कृष्ट दयाळू आहेस فاتخذتموهم سخريا حتى أنسوكم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 दाखवणाऱ्यापेक्षा उत्तम दयाळू आहेस अल्लाच्या नावाने जशी मेहरबान दयावान आहे سورة أنزلناها وفرضناها وأنزلنا فيها آيات بينات لعلكم تذكرون ही एक सुरत आहे जी आम्ही उतरवली आहे आणि हिला आम्ही अनिवार्य ठरवली आहे आणि यात आम्ही सुस्पष्ट आदेश उतरवले आहेत कदाचित तुम्ही बोध घ्यावा الزانية والزاني فاجلدوا كل واحد منهما مئة جلدة ولا تأخذكم بهما رأفة في دين الله إن كنتم تؤمنون بالله واليوم الآخر وليشهد عذابهما طائفة من المؤمنين व्यभिचारी स्त्री आणि व्यभिचारी पुरुष दोहोंपैकी प्रत्येकाला शंभर फटके मारा आणि त्यांची क्यू करण्याची भावना अल्लाच्या धर्माच्या बाबतीत तुम्हाला सलू नये जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि अंतिम दिनावर इमान बाळगत असाल आणि त्यांना शिक्षा देते वेळेला इमानवाल्यांचा एक समूह उपस्थित असावा الزاني لا ينكح إلا زانية أو مشركة والزانية لا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 الله عظيم जरा विचार तर करा त्यावेळेला तुम्ही किती भयंकर चूक करत होता जेव्हा तुमच्या एका जिभेकडून दुसरी जीभ ती खोटी गोष्ट उचलत जात होती आणि तुम्ही आपल्या तोंडानं ते सर्व काही बोलत जात होता ज्याच्या संबंधी तुम्हाला मुळीच माहिती नव्हती तुम्ही याला एक शुल्लक गोष्ट समजत होता वस्तुत अल्लापाशी ही एक मोठी गोष्ट होती ولولا إذ سمعتموه قلتم ما يكون لنا أن نتكلم بهذا سبحانك هذا بهتان عظيم يعظكم الله أن تعودوا لمثله أبدا إن كنتم مؤمنين ويبين الله لكم الآيات والله عليم حكيم हे ऐकता क्षणीच तुम्ही असं का म्हटलं नाही आम्हाला अशी गोष्ट तोंडानं उच्चारणं शोभत नाही पवित्र आहे अल्लाह हे तर एक भयंकर कुभांड आहे अल्लाह तुम्हाला उपदेश देतो की यापुढे कधीही असं कृत्य मुळीच करता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 गोरगरीब आणि अल्लाच्या मार्गात हिजरत करणाऱ्या लोकांना मदत करणार नाही त्यांना माफ केलं पाहिजे आणि त्याकडे कानाडोळा केला पाहिजे काय तुम्हाला आवडत नाही की अल्लानं तुम्हाला माफ करावं आणि अल्लाचा गुण असा आहे की तो क्षमाशील आणि दयाळू आहे إن الذين يرمون المحصنات الغافلات المؤمنات لعنوا في الدنيا والآخرة ولهم عذاب عظيم يوم تشهد عليهم ألسنتهم وأيديهم وأرجلهم بما كانوا يعملون يومئذ يوفيهم الله دينهم الحق ويعلمون أن الله هو الحق المبين जे लोक शिलवान अजाण इमानधारक स्त्रियांवर आळ घेतात त्यांचा इहलोक आणि परलोकात धिक्कार केला गेला आणि त्यांच्यासाठी मोठा प्रकोप आहे त्यांनी या दिवसाला विसरू नये की जेव्हा त्यांच्या स्वतःच्या जिभा त्यांचे हात पाय त्यांच्या कृत्यांची साक्ष देतील त्या दिवशी अल्लाह तो बदला त्यांना पुरेपूर देईल ज्याला ते पात्र आहेत आणि त्यांना माहीत होईल की अल्लाह सत्य आहे खऱ्याला खरं करून दाखवणारा الخبيثات للخبيثين والخبيثون للخبيثات والطيبات للطيبين والطيبون للطيبات أولئك مبرؤون مما يقولون لهم مغفرة ورزق كريم अपवित्र स्त्रिया अपवित्र पुरुषांसाठी आहेत आणि अपवित्र पुरुष अपवित्र स्त्रियांसाठी पवित्र स्त्रिया पवित्र पुरुषांसाठी आहेत आणि पवित्र पुरुष पवित्र स्त्रियांसाठी ते निष्कलंक आहेत त्या गोष्टीपासून ज्या घडणाऱ्या घडतात त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि मानाची रोजी يا أيها الذين آمنوا لا تدخلوا بيوتا غير بيوتكم حتى تستأنسوا وتسلموا على أهلها ذلكم خير لكم لعلكم تذكرون हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे आपल्या घराशिवाय दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करत जाऊ नका जोपर्यंत घरातील लोकांची संमती मिळत नाही आणि घरातील लोकांना सलाम करत नाही ही पद्धत तुमच्यासाठी बेहतर आहे अपेक्षा आहे की तुम्ही हे लक्षात ठेवाल فإن لم تجدوا فيها أحدا فلا تدخلوها حتى يؤذن لكم وإن قيل لكم ارجعوا فارجعوا هو أزكى لكم والله بما تعملون عليم मग जर तेथे कोणी आढळला नाही तर प्रवेश करू नका जोपर्यंत की तुम्हाला परवानगी दिली जात नाही आणि जर तुम्हाला सांगितलं गेलं की परत जा तर परत व्हा ही तुमच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे आणि जे काही तुम्ही करता त्याला चांगल्या प्रकारे जाणतो ليس عليكم جناح أن تدخلوا بيوتا غير مسكونة فيها متاع لكم والله يعلم ما تبدون وما تكتمون तथापि तुमच्यासाठी यात काही हरकत नाही की अशा घरात प्रवेश करावा जे कोणाच्या राहण्याचं स्थान नसावं आणि ज्यात तुमच्या लाभाची अथवा कामाची एखादी वस्तू असावी तुम्ही जे काही जाहीर करता आणि जे काही लपवता सर्वांचा अल्लाहला ज्ञान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 करावी आणि आपल्या लज्जास्थानांचं रक्षण करावं आणि आपला साजशृंगार दर्शवू नये या व्यतिरिक्त की जे आपोआप प्रकट व्हावं आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये परंतु या लोकांसमोर पती पिता पतींचे वडील आपली मुलं पतींची मुलं भाऊ भावांची मुलं बहिणींची मुलं आपल्या मेलमिलाफीच्या स्त्रिया आपल्या दासी गुलाम ते हाताखालचे पुरुष जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसावेत आणि ती मुलं जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झाली नसावीत त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपवलेला आहे त्याचं ज्ञान लोकांना व्हावं हे इमानवाल्यांनो तुम्ही सर्वजण मिळून अल्लाजवळ पश्चाताप व्यक्त करा अपेक्षा आहे की सफल व्हाल وأنكحوا الأيام منكم والصالحين من عبادكم وإمائكم إن يكونوا فقراء يغنهم الله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 त्यांच्या उत्कृष्ट कृत्यांचा मोबदला त्यांना द्यावा आणि या उपर आपल्या कृपेनं त्यांना उपकृत करावं अल्लाह ज्याला इच्छितो त्याला विना हिशेब देतो